श्रीधर स्वामीकृत राम विजय अध्याय राम रामकथेचा आध्यात्मिक अर्थ देह बुद्धी म्हणजे लंकानगरी दुर्धर अहंकार हा तेथे राज्य करणारा रावण अहंकाराचा भाऊ क्रोध कुंभकर अनर्थकारक काम हा मद हा मुख्य प्रधान प्रहस्त मत्सर आणि दंभ हे देवांतक आणि नरांतक शोक मोह अनर्थ भेदभाव कुतर्क कपट हे लंकेतील राक्षस षडरिपूंनी वेढलेल्या अहंकारामुळे अध्यात्माचा कोंडमारा झाला म्हणजे रावणाने देवांना बंदिवासात टाकणे मायामृगाचा नाश करण्याकरता राम त्याच्या मागे गेले म्हणजेच मायेचा नाश करण्यासाठी राम गेले त्यावेळी रूपी रावणाने विवेकरूपी लक्ष्मणाला दूर केले आणि सद्बुद्धीरूपी सीता पळवून नेली अहंकाराने सद्बुद्धीला कोंडून टाकले म्हणजे रामाने सीतेला अशोकवनात कोंडून टाकले सद्बुद्धीच्या मतीला वैराग्य हनुमंत गेला वैराग्यामुळे काम क्रोध व अहंकार या राक्षसांच्या अनिर्बंध वर्तनाला तडाखा बसला वैराग्य हनुमंतासमोर काम क्रोध अहंकार या राक्षसांचे सामर्थ्य फिके पडले वैराग्य हनुमंताने कपट कुतर्क भेदभाव इत्यादी राक्षसांचा संहार केला अहंकार रावणावर सुद्धा वैराग्य हनुमंताचा पगडा बसला वैराग्य हनुमंताने सद्बुद्धी सीतेचे सांत्वन केले अहंकार रूपी रावणाला सोडून सद्भाव विभीषण सद्गुरू रामाला शरण केला असा या रामकथेचा परमार्थपर अर्थ होऊ शकतो कावळ्यांच्या कळपाला कंटाळून राजहंसाने उडून जावे त्याप्रमाणे दुष्ट राक्षसांच्या आणि रावणांच्या संगतीतून चारी प्रधानांसह विभीषण रामचरणाच्या भेटीसाठी आकाशातून चालला होता वानर सैन्याला वाटले हे कोणी राक्षसच हात जोडून आले आहे म्हणून कितीतरी वानर त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी वृक्षपाषण घेऊन धावले तेव्हा विभीषण वानर सैन्याला म्हणाला मी रावणाचा धाकटा भाऊ आहे मला श्रीराम चरण दाखवा मी सीतारामानं शरण आलो आहे मग वानराने रामाला भीभीषण आल्याची बातमी सांगितली ही बातमी समजतात रामरायाने वानर विना विरांकडे पाहिले सुग्रीव म्हणाला हा राक्षस भाविक असला तर त्याचे अंतरंग जाणून घेतल्याशिवाय याला आश्रय देऊ नये कारण तो कपट मनात धरून आला असेल तर कधी कसा दगा देईल सांगता येणार नाही जांबुवंत म्हणाला रामा तुम्ही वालीला मारून सुग्रीवाला किष्किंदेचे राज्य दिले ही तुमची कीर्ती ऐकल्याने तुम्ही रावणाला मारून लंकेचे राज्य याला द्यावे अशी याची अपेक्षा असावी आणखी एक वानरवीर म्हणाला कोणावर कठीण प्रसंग आला तर त्याचे आप नातेवाईक बंधू त्याच्या मत्तीला धावतात तर हा रावणाला सोडून इकडे आला याचे नवल वाटते तेव्हा आपण याचे बारकाईने परीक्षा करावी अशा प्रकारे वानरवीर आपली मते सांगत असताना प्रभू रामाने हनुमंताकडे पाहिले हनुमंताने आपले मत सांगितले प्रभू मी लंकेत गेलो असता विभीषणाच्या महालात गेलो होतो हा निष्कपटी आणि सज्जन आहे भावाच्या दुष्ट प्रवृत्तीवर काही उपाय चालत नाही म्हणून कंटाळून हा आला आहे याची परीक्षा वगैरे काही करायला नको याला निसंकोच आश्रय द्यावा आपल्या पुढील कार्यात याचा फार उपयोग होईल हनुमंताचा सल्ला रामाने ऐकला त्याने अंगदाला विभीषणाचे स्वागत करायला पाठवले अंगदाने विभीषणाला रामाकडे आणले रामाला पाहताच विभीषणाचे विभीषणाला प्रेमाचे भरते आले राम म्हणाले आता विभीषण हा आमचा पाचवा भाऊ झाला हा आपला प्रेमळ मित्र हाच आता लंकेचा खरा राजा रामाने लक्ष्मणाकडून समुद्राचे पाणी आणले आणि विभीषणाला विभीषणाला लंकेचा राजा म्हणून अभिषेक केला मग रावाने विभीषणाला विचारले सागर पार होण्यास काय उपाय करावा तेव्हा विभीषण म्हणाला सागराची पूजा प्रार्थना करून वानर सैन्य तरुण जाण्यासाठी त्यालाच मार्ग विचारावा समुद्रतीरी राम झान राम झानस बसले त्यांनी सागराची पूजा केली पूर्ण निराहो राहून राम सागराची प्रार्थना करू लागले तीन दिवस झाले तरी समुद्र प्रगट होईना तेव्हा रामाने रागावून म्हटले याला मी आतापर्यंत मानाने वागवले याला सगरपुत्राने निर्माण केले म्हणून याला इतका बहुमान मी दिला हा असा शरण येणार नाही म्हणून रामाने एक बाण काढला तो अग्निबाण होता राम धनुष्याला बाण लावून धनुष्याची दोरी उडू लागला त्यामुळे जलचर प्राण्यांना भीतीने मूर्छा आली ब्रह्मांड डळमळू लागले इतक्यात समुद्र दिव्य पुरुष रूपाने नद्यांसह प्रकट झाला तो रामाची प्रार्थना करून म्हणा म्हणू लागला माझा स्वभाव गर्जना करण्याचा असून मी तुझ्याविरुद्ध कधीच गर्व केला नाही माझी काहीच चूक नसताना तू माझ्यावर बाण का सोडत आहे तेव्हा राम समुद्राला म्हणाला मी धनुष्यावर चढवलेला बाण फुकट जाणार नाही आता मी या बाणाची योजना कोठे करू तुझ्या सांगण्याप्रमाणे मी करतो तेव्हा तो सागर म्हणाला पश्चिमेस मरू नावाचा राक्षस जलचरांना खातो गायी ब्राह्मणांना त्रास देतो या बाणाने तू त्या मरू राक्षसाला मारून टाक समुद्राच्या इच्छेप्रमाणे रामाचा बाण सुटला मरू दैत्य जळात प्राणी खात होता तोच त्याचे शिर एकाएकी आकाशात उडाले जेथे त्याचे शिर पडले त्या प्रदेशाला मरुदेश असे नाव पडले आता आपण त्या भागाला मारवाड असे म्हणतो अजूनही तेथे पाणी कमी आहे पण वृक्षवेली मात्र खूप आहे समुद्र दुःखमुक्त झाला सागराने रामचंद्राला बहुमोल वस्त्रालंकार दिले रत्ने रथ मुकुट दिला त्याचा रामाने प्रेमाने स्वीकार केला लक्ष्मणाचाही सत्कार सागराने रामासमानच केला रामाने सागराशी बोलणी करण्यास सुरुवात केली हे सागरा हे सर्व सैन्य तुझ्या जलरूप अंगावरून लंकेत कसे जाऊ शकेल तेव्हा समुद्राने रामाला सांगितले तुझ्या सैन्यात नळ नावाचा जो वानर आहे त्याच्या हाताने तू माझ्या पृष्ठभागावर पाषाण टाक त्याला ऋषीने वर दिलाय तुझ्या हातून पाण्यावर टाकलेले पाषाण तरंगते रामाला उपाय सांगून समुद्र स्वस्थानी गेला रामाने नळाला बोळावणे पाठवले त्याला समुद्रावर सेतू बांधण्याचे काम सांगितले त्याचा सर्व वानरांनी जय जयकार केला लंकेत रावणाला ही सारी बातमी कळली त्याने शुक नावाच्या राक्षसाला पैलगिरी पाठवले शुक राक्षसाने पोपटाचे रूप घेतले वानर समुदायात येऊन तो म्हणू लागला वानरानो रावणाने सीता पळवली या गोष्टीशी तुम्हाला काय करायचे आहे हे शुकाचे बोलणे ऐकतात व वानराने त्याला पिटून काढले तो राक्षस शेवटचे घटका मोजू लागला तेव्हा काही वानरांना त्याची दया येऊन ते म्हणू लागले आता याला सोडून द्या मेलेल्याला काय मारायचे असे म्हणून त्यांनी त्याला सोडून दिले वरान वानराने सोडून देतात पुन्हा आकाशात उडून तो राक्षस रूपाने बडबड करीत लंकेकडे जाऊ लागला पण वानराने त्याला पकडून बांधून ठेवले राम नळ वानरांचा गौरव करून म्हणाला नळा तुझा अद्भुत पराक्रम दाखव सागरावर लंकेत जाण्यासाठी सेतुबाद वानर मोठमोठ्या चिळा पर्वत आणून नळाकडे देत होते नळाने पाण्यावर टाकतात ते लाकडाप्रमाणे तरंगू लागले वृक्ष आणि वानरांनी अगणित शिळा व पर्वत उतरून आणले हनुमंत अविरत परिश्रम करून पर्वतांच्या रांगा आपल्या खांद्यावरून उतरून आणत होता पहिल्याच दिवशी नळाने चौदा गावे लांबीचा सेतू तयार केला आपण केवढे प्रचंड काम करीत आहेत याचा नळाला अभिमान झाला होता माझ्यामुळे सेतू तयार झाला सकाळी उठून पाहतो तो तेथे सेतू नाही तेथे एक देव मासा आला त्याला रामाने सेतू नाहीसा करण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले माझ्या मुलाने हुळपणाने सगळे दगड पर्वत जिळले असतील रामाने हसून त्याचे कौतुक केले आणि सहकार्य करण्याची विनंती केली इकडे नळा गर्व नाहीसा झाला त्या देवमाशाने नंतर इतर माशांना सांगितले मी आणि राम एकच आहोत तुम्ही दगड गिळून टाकू नका नळाला बंधनाच्या कामी मदत करा नळाने पुन्हा समुद्रात पर्वत लोटण्यास प्रारंभ केला तेव्हा मोठमोठे पर्वत पाण्यावर तरंगू लागले खरे पण ते समुद्र लाटांनी एकमेकापासून दूर जाऊ लागले सर्वांचे परिश्रम फुकट जाऊ लागले तेव्हा बुद्धिवान हनुमंत नळाला म्हणाला रामापुढे अभिमान न धरता शरण जा एका दगडावर रा असेली आणि दुसऱ्या दगडावर म हे अक्षरली मग ते पाषाण एकमेकांना चिकटतील असे पुष्कळ दगड लिहून तो समुद्रात टाकले की ते वाहून जाणार नाही या रामाच्या आज्ञेने आधाराशिवाय आकाश जसे पृथ्वी पेरते तसा हा समुद्र पर्वत का नाही तोडून जाणार हनुमंताचे बोलणे नळाला पटले हनुमंताची ही युक्ती सफल होऊन सेतुबंधनाचे काम सुरू झाले पाच दिवसात शंभर योजने लांब आणि दहा योजने रुंद सेतू बांधला वानर सैन्य त्यावरून चालू लागले तेव्हा देवदेवता अंश रूपाने तो सेतू पाण्यात जमले राम सेतूवरून चालू लागले तेव्हा सुग्रीव हनुमंताने पुढे येऊन अल्लोद्दाराची आठवण करून दिली न जाणू पाषाणाची माणसे झाली तर म्हणून हनुमंताने रामाला स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर बसला अत्यंत वेगाने वानर सैन्याने समुद्र ओलांडला अखेर साने वा सारे वानर लंकेत सुवेल पर्वताच्या तळाशी आले लंकेत समुद्र तीरावरील सुवेल पर्वतावर रामाच्या सैन्याचा तळ पडला रावणाचा हेर शुक याला रामाने मुक्त केले तो रामाच्या पाया पडून लंकेत गेला तो रावणाच्या दरबारी गेला आणि रावणापुढे रामाच्या प्रतापाचे वर्णन करू लागला तेव्हा रावणाने शुक आणि सारण यांना रामाच्या सैन्याची पाहणी करून येण्यास सांगितले त्या दोघांनी वानराची रूपे घेतली ते वानर सैन्यात सामील झाले विभीषणाने त्या असुरांना ओळखून रामापुढे नेले तेव्हा रामाने वानरांना आज्ञा केली यांना जवळून आपले सैन्य दाखवा म्हणजे ते रावणाला प्रवृत्त सांगतील रामाच्या या उदार धोरणामुळे शुक सारण यांचे मन पालटले रामाचा निरोप घेऊन दोघेही राममय होऊन रावणाकडे आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत रावणाला सांगितला रावणाला पण रामाचे सैन्य डोळांनी पहावे असे वाटू लागले तो आपल्या सेवकांसह लंकेतील एका उंच गोपुरावर चढला हेर सांगू लागले वानर सैन्याच्या मध्ये सुग्रीवाच्या मांडीवर डोके ठेवून झोपलाय ना तोच राम हनुमंत रामाची चरणसेवा करीत आहे विभीषण येथे ज्या ज्या गोष्टी घडतात त्या रामाला सांगत आहे विभीषण राम लक्ष्मणांना बोट दाखवून गोपुरावर चढलेला रावण दाखवत होता एखादा मेघच पर्वतावर उतरावा तसा रावण प्रचंड होता दहाही मस्तकावर दहा छत्रे फिरत होती एवढ्यात लक्ष्मणाने अर्धचंड बाण धनुष्यावर चढवला आणि रावणाचे मुकुट आणि छत्रे एकाच बाणाने जमिनीवर पाडले तेव्हा रावण रावण चमकला तो घाईघाईने गोपुरावरून खाली उतरला रामाचे प्रचंड सैन्य आणि लक्ष्मणाचे बाळ मारण्याचे सामर्थ्य पाहून त्याला धडकी भरली तो मोठ्या काळजीत पडला अध्याय तेवीस समाप्त